संस्थानी चळवळ सुरू झाली वाहती गंगा दारात आली आणि दादाने गाव असं उभं आडवं झोडवायला सुरुवात केली आणि सुगीत लोकांच्या तोंडचं पाणी पळालं कापणी मळणीच्या दिवसात हे नवं आरिष्ट गावावर कोसळलं घाबरी झालेली माणसं एकमेकाला विचारू लागली काय गा हे काय दिस आलं म्हणायचं आता कसं कसं व्हायचं आणि कुणीकडे झुकायचं काय हे दिवस ह्या तऱ्हेचे आले आणि गाव सारं हडबडून गेलं वरवंटा फिरू लागला आणि दाण्याबरोबर मोतीही रगडला जाऊ लागला ऐन सुगीच्या घाट्यात गावातली भलीबुरी माणसं तुरुंगात जाऊन पडू लागली विनाकारण झळ लागू लागली आणि गावात एक नवी वावटळ उठली राहुनानाच्या पोरांनी आधीच वाडा वर्ज केला होता तालमीतली बाकीची पोरं ही वाड्याकडे फिरकेना झाली तालीम ओस पडली आणि ही सारी पोरं अंगात चळ भरल्यागत डोक्याला गांधी टोपी घालून गावात न फिरू लागली एक फळी अशी उभी राहिली आणि गावात दुफळी पडली खुद्द रावणांच्या पोराने पुढाकार घेतला आणि डोक्याला पांढऱ्या टोप्या अडकवून ती मुद्दाम गावात हिंडू लागली आणि खरी चळवळ सुरू झाली गावात एक खळबळ माजून राहिली चार शहाणी माणसं बिनवून सांगू लागली अरे बाबानू कशाला पडतासा नाही त्या फंदात काय करायचे आहे तुम्हाला ही चळवळ आणि फिळवळ आणि ते पैलवान गडी आपल्या मिशीला हात लावून बोलू लागले बघू की काय करतोय पाटील तालमीतली दहा पंधरा पोरं अशी बिथरली पांढऱ्या टोप्या घालून गावातनं हिंडू लागली जिथं बसतील तिथं हातात टकळी घेऊन सूत काढू लागली कुणाचा दरकारच वाटेना झाला तसा दादांना दादांनाही जरा घोर पडला पोरं अशी त्यांच्या अब्रूवरच उठली आणि काय करावं ह्याची त्यांना काळजी लागून राहिली चार आठ दिवस थंड मनानं त्यांनी सारासार गोष्टींचा विचार केला आणि राहुनानांच्या पोरांचा काटा काढायचा बेत त्यांनी पक्का केला त्याशिवाय आता गत्यंतरच नव्हतं आई ती चळवळ सुरू झाली एकाला दहा पोरं पकडून त्यांना तुरुंगात घालायचं त्याने ठरवलं तालमीतली पोरं एकदा तुरुंगात जाऊन खडी फोडत बसली म्हणजे गावावर वटणीवर गावाला वटणीवर आणणं काही अवघड नव्हतं आणि एका मध्यान रात्री पोलीस गावातनं फिरू लागले एकेकाच्या घराला गराडा घालून पकडू लागले पाक सारी तालमीतली पोरं एका रात्रीत चावडीत आणून बसवली आणि दिवस उगवायच्या आत काढण्या लावून त्यांची पेट्याला रवानगी केली सकाळ उठून गाव बघतंय तर एक पोर गावात नाही सारीकडं पोर पोलिसांनी धरून नेली होती सकाळी गाव जागं झालं आणि अमक्याला धरलं तमक्याला धरलं अशा बातम्या पसरू लागल्या साऱ्या गावभर झाल्या गावातनं शेतावर जाऊ लागल्या सगळा दंगा उसळला कसं होणार आणि काय होणार हीच काळजी लागून राहिली पोटात भीती पडली आणि वस्तीवरची माणसं गावात येताना दबकत येऊ लागली असेच काही दिवस गेले आणि बातमी आली हिंदूराव आणि सुभानराव ही रावणांची दोन पोरं आणि त्यांच्या जोडीचे इतर दहा बारा जण यांना दीड दीड वर्षांच्या शिक्षा झाल्या तालमीतली पोरं अशी तुरुंगात डांबली आणि दादा निर्धास्त झाले उगवलेला टारफुला नांगरून काढला आणि रान मोकळं झालं कापणी झाली मळणी झाली खळ्यावरच्या धान्याच्या राशी घरात येऊन पडू लागल्या रानातल्या वस्त्या मोडून लोक गावात येऊ लागले सकाळ संध्याकाळ गाव गजबजलेलं दिसू लागलं आणि एक दिवस रावणानांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल लागला किरणाना पवार आणि दाजीबा गायकवाड दोघेही सुटून गावात आले फासाला लटकलेली त्यांनी मान दादांनी सोडवून घेतली होती उपकाराची जाणीव ठेवून दोघेही दादांना भेटायला वाड्यावर गेले आणि एक नवं राजकारण सुरू झालं तालमीतली पोरं तुरुंगात अडकली आणि तुरुंगातले किरुनाना आणि दाजीबा गावात आले एक फळी मांडली आणि दुसरी उभी केली वाहत्या प्रवाहात दादाने भोरे पेरून ठेवले एक वादळ गेलं आणि दुसरं आलं एक आग विझली आणि दुसरी भडकली दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि डोंब उसळला दडपशाही गेली आणि रिक्रूट भरती झाली सैन्य भरतीचं काम खेड्यापाड्यात जोरानं सुरू झालं अंमलदार दरकदार वरचेवर गावात येऊ लागले आणि एक नवा धाक निर्माण झाला एक नवी काळजी लागून राहिली लोक पहिल्या महायुद्धाच्या आठवणी काढू लागले सुजीर कसे यायचे माणसं रानोमाळ कशी पसरायची दिवसभर कशी दडून बसायची आणि कशी धरपकड व्हायची या जुन्या आठवणी बसल्या बसल्या लोक सांगू लागले आणि दादा पाटलाची धास्ती वाढू लागली आता हा बाबा कुणाकुणाला धरून देतोय हा एक घोरच लागून राहिला आणि तरण्या पोरांचे आईबाप काळजीत पडले मुळं दुखवलेल्या पिकागत माणसं माना टाकून बसू लागले गाव असं कात्रीत सापडलं आणि कुणाचं चित्त कशात लागेना झालं अशात एक दिवस सावडीत कुणी अंमलदार आले भूमका उठली आणि न्याहारी न करता भाकर तुकडा न खाता सारी तरणी पोरं पसार झाली आणि संधी गावातनं फिरू लागले होता होता चावडी माणसाने भरली आणि तक्क्याला पाठ लावून बसले दादा लोकांकडे बघून सांगू लागले हे बघा लढाई सुरू झाली या हिटलर हे नाव ऐकलंय का तो एका अंगानं चाल करून आला आहे त्याला थोपवायचं काम सुरू आहे आपलं मायबाप सरकार त्याला अडवायला लागल्यात त्यापायी आपण सैन्यात हिरायचं सैन्य भरती झाली नाही तर हिटलरवर थांबायचं नाही हिटलर थांबायचं नाही मग तो आलाच म्हणून समजा आणि तो आला म्हणजे आपल्या टाळूवर पाय देऊन बसणार त्याला थोपवाय पाहिजेत त्याला थोपवायचं तर सैन्यात शिराय पाहिजेत या कामापायीच हे साहेब आल्यात ते तुम्हाला आता सगळी माहिती देतील ती नीट कान देऊन ऐका आणि काय करता ते सांगा दादा एवढं बोलले आणि चावडी झाल्या कुठ रिक्रूट ऑफिसरनं धडाधडा एक भाषण म्हणून दाखवलं त्यातलं काही थोडं कळलं काही कळलं नाही गडबडले लोक टकाटका तोडा तोंडाकडे बघत राहिले आणि मग दादाच पुढं झाले चिमणीगत तोंड करून माणसं ऐकत राहिली आणि थोडकं समजावून सांगितल्यावर पहिल्या झटला त्याने किरणानाकडे बोट करून विचारलं किरुणाना तुमची फासाला लटकलेली मान आम्ही सोडवली का नाही सरकारनं उपकार केलं त्याची आता परतफेड करायला नको काय करणार बोला बावचळलेला किरणांना उगच अवतीभोवती बघत राहिला आणि धीर करून म्हणाला सरकार मला काय दहा पोरं नाहीत दोन पोरी आणि दोन पोरं एवढीच लेकरं पोटाला आहेत त्यातली तुम्ही मागणार किती आणि मी देणार काय दादा बोलले हे बघा तुमच्या पोरी आहेत त्या घरात ठेवून घ्या त्या काय सरकार मागत नाही पण दोन पोरातला एक पोरगा द्या की धाडून एक ठेवून घ्या आणि एक लावून द्या तोंड पसरून तो म्हणाला आणि मग मला हो काय काय म्हणजे अगं ती काय भाजी आहे वय खुडून कोरड्या करायचं काय काय त्यांचं रोज तसं काय नाही खरं मग काय तर एक जवळ बाळगा की पर त्याचा असा आहे पाटील दोन पै पोरं आहेत ही गोष्ट खरी पण त्यातला थोरला पोरगा हा आहे तो आता हाताखाली आला आहे तेवढाच की माझा आधार आणि धाकटा अजून हुमऱ्यावर बसून मुततोय मग कसं करायचं म्हणता मार्ग दाखवल्यागत करून दादा म्हणाले मग असं करा कुठली बी दुसरी दोन पोरं द्या मिळवून दुसरी कुठली देऊ हो उगाच सोंग घेऊन बोलू नका करुणाना गावात मस्त भीक मागत हिंडत्यात पोरं कुणाबी बी महाराटोराला गाठा त्यांच्या आईबाला काही शे पाचशे रुपये द्यावं लागलं तर द्या ती पोरं बी रांकेला लागतील आणि तुमचं बी काम होईल एवढी गोष्ट करायची काय अवघड आहे वय गोष्ट अवघड का सोपी याचा विचार करत किरणाना उभा राहिला आणि आपल्या मनानं निर्णय घेऊन दादा साहेबाला म्हणाले साहेब विचार करत बसू नका टाका दोन पोरं ह्या किरुणानाच्या नावावर सरकारनं एवढा उपकार केला त्याच्यावर केला आहे त्याला दोन पोरांची भरती काय अवघड नाही आणि मान वळवून दादा म्हणाले किरुणाना बसा खाली तुमचं काम झालं पंधरा दिवसात दोन पोरं आणून हजर करा म्हणजे झालं मुकाट्यानं किरुणाना खाली बसला आणि आपल्या नजरेनं शोध घेतल्यागत करून दादाने शंकर देसाईंकडे बघितलं त्याला उभा करून ते म्हणाले देसाई तुमचा काय बिहोत देसाई तोंडाकडे बघत राहिला आणि त्याने सवाल टाकला तुमचा कज्जा चालू आहे ना कोर्टात मुंडी हलवत देसाई बोलला होय चालू आहे समजा तुमच्यासारखा निकाल झाला तर किती पोरं भरती करून देता तुम्ही बोला तोंड न उघडता देसाई गप्प उभा राहिला आणि साहेबांकडे मान वळून दादा म्हणाले साहेब टाका देसाईच्या नावावर चार गडबडनं हात पसरून देसाई बोलला थांबा थांबा सरकार चार पोरं काय टाकू नका तेवढी काय माझ्या हातानं रेटायची नाहीत मग किती रेटतील विचार केल्यागत करून मिटल्या डोळ्यानं देसाई म्हणाला कशी बशी एकाची तजवीज करीन तेवढ्यानं भागायचं नाही देसाई तुमची प्रतिवादी दोन पोरं द्यायला तयार आहे तीन म्हणत असाल असला तर बोला हाय कबूल उत्तराची वाट बघत दादा थोडा वेळ थांबले आणि साहेबांकडे मान वळून ते म्हणाले साहेब चारात नाही एक उणे तीन करा तीन असू द्यात गयावया करून देसाई बोलला सरकार तेवढी झेपायची नाही तू मला झेपत्यात गप्पा बसा खाली देसाई खाली बसला आणि भाऊ भाऊवाण्यावर संक्रांत आली दादाने बोट केलं आणि भाऊ आणि उठून उभा राहत म्हणाला सरकार मलाच पोटाला पोर नाही आणि मी कुठलं देऊ सुतकी चेहऱ्यानं बसली सारी मंडळी हसली खुद दादाही हसले आणि हसू ओसरल्यावर ते म्हणाले पोरं नसं नका पण मस्त डबल करून ठेवलं की पोरं काही एकच मिळतात होय सरकार जवळ पैसा असला म्हणजे सगळं होतंय चार पोरं देतोस का रुपये एक हजार मोजतोस कोणचं करतोस बोल हात पसरून वाणी बोलला होतं ते दुकान बी फळ्या लावून बंद करायची पाळी आली या आणि आता पोरं तरी चार कुठली देऊ आणि पैसा अडका तरी कुठला देऊ बरं चार राहू द्यात तीन देतोस सरकार आत्तापासून मस्त गावातनं गावातलं पैलवान पोचलं मलाच भीक मागायची पाळी आली आता हे नवं घोंगडं काय गळ्यात अडकू नका गळ्यापतूर बुडलोय ते नाका तोंडात पाणी जाऊन फुकट मरीन बघा ते काय भागायचं नाही तुझी काहीतरी मदत झालीच पाहिजे मग असं करा माझंच नाव घ्या लिहून हिथं मरायचं ते तिथं जाऊन मरतो ते काय भागायचं नाही एवढी लढाई चालली या तुझी काहीतरी मदत व्हायलाच पाहिजे मग सांगतो ना मग माझं नाव त्यात घाला म्हणून थट्टा करू नको वाण्या असं म्हणून दादानी सूर बदलला आणि आवाज चढवून त्याने विचारलं रुपये हजारो मजतोस का चार पोरं देतो सांग पोरं कुठली आणायची हा घोर पडला असला तर म्हणतो तेवढं पैसे दे तुझ्या वतीनं आम्ही व्यवस्था करतो काय म्हणाला येईल तसं करा आणि एवढं बोलून खाली बसला आणि दादांची नजर तुक्या मांजऱ्याकडे गेली मांजऱ्या उठून उभा राहताच सारी माणसं हसायला लागली दादाने विचारलं तुक्या माणसं का हसतात का आणि मग बसल्या एका म्हाताऱ्यानं हळूच पुसकी सोडली परवा बायको बाळत झाली या आणि एक पोर पोटात तयार आहे म्हण दोन्ही एकदम वयाची ती जरा मागमोर होत्यात चालायचंच म्हाताऱ्याच्या या बोलण्यानं सगळ्यांनाच हसू आलं खुद्द तुकाही हसू लागला आणि हसत हसतच असतो म्हणाला देव देतोय त्याला काय करायचं काय कुठं टाकून द्यायची आईस दादांनी सवाल केला गड्या तुक्या जरा तुझ्या डोक्यावरचा भार हलका होऊ दे सांग किती आकडा टाकू तुझ्या नावावर पोटचं पोर लढाईवर कशी धाडायची हो आपल्या हाताने गळा कापायचा होय त्यांचा खुर्चीत बसले साहेब एकदम उठले आणि व्याख्यान देऊ लागले मराठ्यांच्या इतिहासाचे दाखले दिले शिवरायांचा जय जयकार केला आणि या साऱ्या गोष्टींची आठवण करून देऊन ते म्हणाले छत्रपतींच्या शूर मावळ्यांनो जेवण खान कपडा लत्ता तुम्हाला फुकट मिळेल आणि वर सोळा रुपये पगार मिळेल व्याख्यान देऊन साहेब खाली बसले आणि कच्च्या बच्च्या दहा पंधरा पोरांची तोंड तुकाच्या डोळ्यासमोर दिसू लागले तोंडाला पाणी सुटल्यागत तो म्हणाला सरकार काय हरकत नाही आमचं खालचं दोन लंबर उचलण्यासारखं आहेत बाब्या आणि शिवाला घेऊन जावा भांचोद आतापासून बिड्या वाढत्यात वाईट नादाला लागल्यात आमचं काय ऐकत नाहीत तुमचं तरी काय ऐकतात का बघा बाब्या आणि शिव्या ही नावं ऐकून दादा तुकाच्या तोंडाकडे बघतच राहिले आणि त्याची अक्कल काढत ते म्हणाले ती दहा बारा वर्षाची शेंबडी पोरं घेऊन जाऊ द्यात होई सरकारनं काय शाळा उघडली होई अरे पोरं लढाईवर पाठवायचे आहेत साळत नाही एवढं ऐकूनही तुका म्हणाला ते कळलं हो पण सरकार ती लहान आहे तेवढ्यावर जाऊ नका कुलंगी कुत्र्या का तिकट आहेत खेळली तर तीच लढाई खेळतील बघा खरा शान आहेस बघ तुका बस खाली असं म्हणून दादाने एका संध्याला सांगितलं र तुकाचं पहिलं दोन नग बोलावून आण खुळा तुका मनाची खात्री घेऊन करून घ्यावी तसा बोलला कोण संतू आणि भीम्याला बोलवतसा होय होय त्यासनी बोलावतो पोट बाहेर काढून आणि मान हलवून तुका बोलला छे छे गरीब आहेत हो त्यांचा काय तुम्हाला उपयोग होणार नाही आता नेऊन बघा त्याबद्दल का नाही पर ती हाडाची मोकार आहेत ती काय लढाई खेळणार काय झाला उपयोग तर तो आमच्या धाकट्या होईल दादा म्हणाले तुला काय करते तू का गप खाली बस तू वरचा नंबर उपयोगी आहेत खालचा नाहीत तू का मांजऱ्या गप्प खाली बसला उगस तोंडाकडे बघत राहिला पुन्हा पुन्हा त्याच्या मनात घोळू लागलं तिखट पोरं घेऊन जायची सोडून हाडाची मऊ पोरं कशाला घेऊन जायला लागल्यात ती काय लढाई खेळणार दगडाची आणि असंच कालचक्र फिरत राहिलं